श्रीराम समर्थ पंचिका तेरावी समास तिसरा विविदिशा संन्यास प्रकार श्रोता यावर म्हणतो की स्वानुभवाने आपण चार आश्रमांचे वर्णन केले परंतु असा प्रकार कोठे पाहायला मिळत नाही सर्वजण बाह्यातकारीच दिसतात त्यावर वक्ता म्हणतो की सद्गुरू वाचून ज्ञान कसे मिळेल किंवा समाधान तरी कसे मिळेल वेशधारी माणसाला आंतरनिष्ठेचे लक्षण कसे कळेल तुम्ही विचारले होते म्हणून विद्वत संन्यासाचे स्वरूप स्पष्ट करून सांगितले आता विविधिशा संन्यासाचे स्वरूप ऐका हंस म्हणवणारे लोक ब्रह्मानंदाची साधन संपत्ती गुरुमुखाने श्रवण करतात मग मनन करतात निधिध्यास करतात त्यानंतर ते जे त्याग करतात त्याचा प्रकार आता श्रोत्याने सादर होऊन ऐकावा पूर्वी म्हणजे मागे जो अधिकार सांगितला तो तीव्रतर वैराग्य असणाऱ्या साधकाचा अधिकार होय त्याने सर्व कर्माचा त्याग करावा सद्गुरुचरणांची सेवा तेवढी करावी कामादी सर्व इच्छा तो विरजाहोमामध्ये जाळून टाकतो देहाचे जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन अवस्थांनुसार स्थूल सूक्ष्म आणि अस्कारण असे प्रकार होतात त्यानुसार त्या अवस्थांच्या अभिमानी जीवांचेही अनुक्रमे विश्व तैजस आणि प्राज्ञ असे प्रकार होत या जीवांचे तीन अवस्थानुसार स्थूल प्रविविक्त आणि आनंद असे प्रकारचे भोग असतात ओंकाराच्या तीन मात्रांमध्ये विभागणी केल्यास या तिन्ही देहांच्या अनुक्रमे अ उ व म अशा मात्रा ठरतात सप्त लोकांपैकी या तिन्ही अवस्थांचे भू भूवाहा आणि स्वहा असे तीन लोक असतात वरील चार उभ्यांमध्ये स्वामींनी ही माहिती दिली आहे ती मागे पुढे झाली आहे ती एकत्रितपणे जुळवून येथे दिली आहे केवळ अनुवादामुळे गोंधळ उडेल म्हणून ती या स्वरूपात दिली आहे पुढे अनुवाद दिला आहे भूलोक आकार विश्व या अभिमानी जीवाचा असून तैजसाच्या उकारामध्ये त्याचे मिश्रण होते व्यष्टी समष्टीसह म्हणजे पिंड ब्रह्मांडासह जागृतीचा स्थूल भोग येथे घडतो तैजस या अभिमानी जीवाला विष्णू म्हणतात त्याचे चंचल भास असून उकार समग्र भुवरलोक प्रविविक्त भोग आणि अहंकार हे त्याचे प्रकार होत त्यांची कारणदेहाच्या मकारामध्ये सरमिसळ करताच सूक्ष्म देहाचे जे सतरा घटक असतात त्यांची सामग्री मृगजळाप्रमाणे निरर्थक ठरते कारण देहाची स्वर्गलोप सुषुप्ती अवस्था अज्ञान हे स्वरूप मकार टिंब ही मात्रा प्राज्ञ हा अभिमानी जीव आनंद हा भोग निस्तत्वपणा या सामग्रीचा सद्रूपात म्हणजे अस्तित्वात लोप करावा सद्रूप प्राज्ञ नाही की अप्राज्ञ नाही अंतर्यामी व्यापून राहिलेला प्रज्ञानघन आत्मा तेवढाच उरतो त्यालाच शिव असेही म्हणतात अर्थ इंद्रियाहून पलीकडे असतो मन त्याच्या पलीकडे असते मनापलीकडे इंद्रिय असतात बुद्धी सूक्ष्मत्वाच्या दृष्टीने मनाच्या पलीकडे असते अंतरात्मा तिच्याहून पलीकडचा असतो चंचलत्वाच्या दृष्टीने महत्त्व त्याहून अव्यक्त आणि त्याही पलीकडे पुरुष असतो त्याला उपाधीमुळेच पुरुष असे नाव दिले जाते जो सगळ्याच विश्रांतीची विश्रांती आहे त्यालाच तुर्य असेही नाव आहे तो केवळ आत्माराम शेवटी उरतो प्रणवाच्या साडेतीन मात्रांपैकी आकार तोच उकार उकार तोच मकार असतो अर्धमात्रा याने मिळून सर्वेश्वर प्रणव शेवटी उरतो हे प्रणवाचे संपूर्ण रूप एकाक्षर ब्रह्म असून ते भूत भविष्य वर्तमान यांच्या पलीकडे असून ते निरंजन म्हणजे निर्विकल्प निष्कलंक असते तेथे क्षय पावणारी वृत्ती नष्ट होते अक्षयत्वाने ती स्थिर होते नामरूपे आपोआप लयाला जातात शेवटी जाणीवरूप सत्ता मात्र उरते आता या विविधिशा संन्यासाची तयारी कशी होते ते पहा सर्वांपेक्षा भिन्नत्वाने राहणाऱ्या वृत्तीला धुवून काढले आणि मग सर्व एकरूप पाहणाऱ्या वृत्तीने छिद्रूपाला म्हणजे जाणीवेच्या अर्थात चैतन्याच्या रूपाला रंगविले आणि सर्व पिंड ब्रह्मांडच भगव्या रंगाच्या वस्त्राने झाकून टाकले स्थूल देहरूपी वस्त्राचा त्याग केला लिंग देहरूपी यज्ञोपवीत तोडून टाकले अज्ञान म्हणजे कारणरूप शेंडीचे मूळच उपटून टाकले सर्व दृश्यरूपी वस्त्र कावेने रंगवले प्रणवरूपी सूत्रात गोवले तोच कटिबंध आणि कौपीन म्हणजे लंगोटी असून त्याने मोक्षकामिनेला झाकून टाकले प्रिमंड ब्रह्मांडासहित अष्टदेह म्हणजे आठ काड्यांचा नारायण दंड होय त्याच्या मधोबत पांढऱ्या रंगाचा जाणीवरूप वस्त्राचा तुकडा बांधला ज्ञान आणि अज्ञान ही दोन्ही त्याच्या मुळाला आणि शेंड्याला बांधले शेंड्याला किंचित अज्ञान दिसते मुळाशी ज्ञानरूपी अग्नी पेटवलेला आहे पण वैराग्यरूपी जोराचा वारा त्या अग्नीला क्षणभरही टिकू देत नाही पंचमहाभूतांचे कमंडलू सिद्ध करून त्या चैतन्य जल घातले आहे कमंडलू फुटला तरी चैतन्य जल कमी जास्त होत नाही एका निमिषापासून कल्पपर्यंत जी कालचक्राची फेरी पूर्ण होते तोपर्यंत हंसाक्षराने म्हणजे सोहम अथवा अहंसाहा या मंत्राने प्रणवाचा जप चाललेला असतो त्याचे आसन सहज असून जपही सहज चाललेला असतो त्याचे चालणे सहज आपोआप चालल्यासारखे असून समाधी ही सहज असते तिच्यातून त्याचे उत्थान होत नाही क्रियारूप कर्मे असलेला त्याचा नित्यक्रम बाजूला राहतो आता त्याच्यासाठी फक्त चारच कर्मे राहिलेली असतात त्यांची नावे ऐका ती कर्मे म्हणजे स्नान शौच भिक्षा एकांत त्यांची रूपे सर्वजण ऐका मन स्वरूपात घडलेले असणे हेच यतीवराचे स्नान होय शौच म्हणजे त्याच्या दृष्टीने इंद्रिय दमन होय ब्रह्मामृताचे भोजन हीच त्याची भिक्षा म्हणजे जेवण असते द्वैता वाचून अद्वैताचे सेवन हाच त्याचा एकांत असतो संशयरहित अपरोक्ष ज्ञान होईतो हेच साधन चालते स्वतः आत्मरूप झाल्यानंतर सर्व आपोआप गळून पडते मग जाणण्याची इच्छा लोप पावते कारण जाणाव्याचे ते त्याने जाणलेले असते त्याच्या अंगी ज्ञानरूपता बांधलेली असते इतका काळ त्याच्याकडे कर्ततंत्रताच होती तिचे रूपांतर वस्तुतंत्र होण्यात आले अशा प्रकारचा यतिश्रेष्ठ पृथ्वीवर दुर्लभच होय त्याच्या दर्शनाने सर्व प्राणीमात्रांचा उद्धार होतो बाकीचे वेशधारी पुष्कळ असतात ते दंड भगवे वस्त्र धारण करतात परंतु श्रवण मननाची वार्ताही त्यांच्या कानी पडत नाही मग निदिध्यास त्यांना कोठून जमणार साक्षात्कार तर दूरच राहिला वाणीने त्यांचे वर्णन कसे करता येईल वाणीला तर ते ब्रह्म आणखीनच दूर असते त्याने शेंडी उपटून टाकली तरी वासनेची पेंडी तशीच पळलेली असते आणि सदा सर्व काळ भिक्षा मागण्याची भांडणे करण्याची त्याला घाई असते यावर संत म्हणतील की अशांची निंदा करून काय फायदा विनाकारण वाणीला श्रमच होतील तर यावर आमचे स्पष्टीकरण असे आहे की ही निंदा नव्हे अंतःकरणात जो खेद वाटतो त्याचे हे वर्णन आहे काय हे अज्ञान चेटकी मायेने या लोकांना कसे भुलवले हे बिचारे सद्गुरू वाचून काय करतील सद्गुरूंच्या चरणी जे अनन्य आहेत असे लोक त्रैलोक्यात धन्य होत वेदबाह्य गोष्टींप्रमाणे अमान्य होत बाकीचे वेदबाह्य गोष्टींप्रमाणे अमान्य होत जरी ते जगद्विख्यात झाले वेदशास्त्र संपन्न झाले तरी त्यांचे जिणे सद्गुरू वाचून अजागल स्तनाप्रमाणे जे म्हणजे शेळीच्या गळाशी लोंबणाऱ्या स्तनाप्रमाणे व्यर्थ होय ज्याने सत्संग धरला आणि जो श्रवण मननाचा अभ्यास करू लागला त्याला पाहून ज्ञाताचा आनंद उचंबळून येतो जे पूर्ण समाधानी ज्ञानी असतील त्यांचा महिमा कोण वर्णन करील पण जे गुरुभजनात निमग्न होतात त्यांना संतांचे अनुमोदन लाभते पण जे केवळ अज्ञानी आणि भ्रांत आहेत त्यांच्याबद्दल मनाला खंत वाटते आणि जे पाखंडी वादविवादाला प्रवृत्त होतात त्यांच्या बाबतीत मौनच धारण केलेले बरे अशा प्रकारे विविधिशा संन्यासाचा प्रकार येथे सांगितला पुढे स्वानुभवानुसार वर्णन केले जाईल ते ऐका इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे विविधिशा संन्यास प्रकारे तृतीय समासः श्रीराम समर्थ